तुझा विसरनकू माझी आजीवा शनया केशवा माय बापा जाऊ राहू देहू आता येची घडी कायस यावडी याची मजू पुच्छळ इंद्री आपुली या गुणी याची या पाळणे कोण हितू पुत्र पत्नी बंधू सोयरी खानोरी यांचा कोण धरी संग आता पिंड हा उसना नीला पाचांचा शेखी लागे ज्याचा त्याशी देणी का म्हणे नाही आली सोयी रे तू जवीन दुसरे पांडुरंगा हे मायबापा केशवा माझ्या जीवाला एक क्षणभर सुद्धा तुझा विसर नको माझे हे सर्व आयुष्य तुझ्या चिंतनाशिवाय जर जात असेल तर हा देह त्याच घटकेला जावो किंवा राहू मला या देहाविषयी काही सुद्धा प्रेम वाटणार नाही तुझ्या सेवेशिवाय ही वाईट इंद्रिय आपापल्या गुणानुसार दुराचाराकडे प्रवृत्त होत असतील तर त्यांचे पालन करण्यामध्ये आणि त्यांचे कौतुक करण्यामध्ये माझे कोणतेही हित होणार नाही पुत्र पत्नी बंधू आणि इतर नातेवाईक ही सर्व पंक्तीला बसून मेजवान्या जोडण्यासाठीच आहेत यांचा कोण बरे आता संबंध ठेवेल हा देह पंचमहाभूतांचा उष्ण आणला आहे त्यामुळे शेवटी ज्याचा त्याला परत द्यावाच लागतो तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीही आप्त इष्ट मित्र नाहीत फक्त तूच माझे सर्वस्व आहेस ऐसे सत्य माझे येईल अंतरा तरी समज करा कृपा देवा वचनासारखी तळमळे चित्तू बाहेरी तो आत होईल भाऊ तरीच मज ठाव द्यावा पायापाशी सत्यत्व जानशी दास खरा तुका म्हणी सत्यू निकट सेवकू तरीच भातुकी प्रेम द्यावी वर जो अभंग सांगितला त्या अभंगामध्ये सांगितलेल्या प्रकारे जर माझ्या अंतकरणामध्ये प्रचितीला येईल तर हे देवा तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या वचनासारखेच माझे चित्त सुद्धा तळमळीने भरलेले आहे जो भाव आता या चित्तामध्ये आहे तोच बाहेर सुद्धा आहे देवा मला तुमच्या पायाशी स्थान द्या मी तुमचाच दास आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमचा खरा आणि निकटचा सेवक आहे तर प्रसाद रूपी खाऊ मला द्या आधी वर्तमान जानशी भविष्य मागे पुढे निसो संचिताचा आता काय देऊ पाया ये परिहारू जाना तो विचार करा देवा आपुले ते येथे काय चाले केले जोडावे ते भले हात पुढे तू का म्हणे फिके बोल माझे वारा कराल दातारा होईल ते देवा तुम्ही भूत भविष्य आणि वर्तमान जाणणारे आहात त्यामुळे माझे मागचे जे संचित आहे ते कशा प्रकारचे आहे आणि पुढे कोणते मला फळ मिळणार आहे याचा विचार तुम्हाला बरोबर कळतो तुमच्या पायाजवळ मी अधिक काय सांगू तुम्हाला जसे कळेल त्याप्रमाणे माझ्या उद्धाराचा विचार तुम्ही करा संचिताचे भोग नाहीसे करण्यासाठी माझे काय चालणार आहे मी कितीही जरी प्रयत्न केले तरी ते व्यर्थच जाणार तुमच्या पुढे हात जोडावेत हेच माझ्या दृष्टीनं अधिक चांगलं आहे तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा संबंधी कितीही अभिमानाच्या गोष्टी केल्या तरी ते माझे बोलणे फुकट आहे यासाठी माझ्या बोलण्याची उपेक्षा करा कारण आपल्या कृपेशिवाय कोणीही काहीही करू शकत नाही तुम्ही मात्र जे कराल ते होऊ शकते तरी माझे संचित नाही करा सुखे न मनी अवगुणू दुःख भोगी त्याचे कोणू हे काठाईचे न कळे राती करा झाकुनी रोळी चालून आड वाटे पायी मोड विले काटे तुका म्हणे कोणा बोल ठेवितो शहाणा जो स्वतःच्या अवगुणाची उपेक्षा करतो त्याला हे कळत नाही की त्या अवगुणापासून होणारे जे दुःख आहे ते कोण बरे भोगील अर्थात ज्याच्या कर्माचे फळ आणि त्यातून मिळालेलं दुःख हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं हे लोक हो ही गोष्ट तुम्हाला मुळातच का बरे समजत नाही तुम्ही निष्कारणाचे डोळे झाकून का बरे रात्र करीत आहात ज्याने आपण होऊन आडवाटेने चालून पायामध्ये काचे मोडून घेतलेले आहेत त्याला काय म्हणावे तुकाराम महाराज म्हणतात जो शहाणा मनुष्य आहे तो स्वतःला होणाऱ्या दुःखाबद्दल दुसऱ्या कोणावर दोष ठेवत नाही स्वतःच्या अवगुणालाच तो दोष देतो आम्ही न देखू अवगुणा पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझे देवा वंदू भावे करू सेवा मज भक्ती सवे चाडू नेने पाषाणो धातू वाडू तू का म्हणे गोटी विषामृतो तुझसाठी या जगामध्ये पापी पवित्र शहाणा मूर्ख कोणी आणि कसाही असला तरी आम्ही त्याच्या अवगुणाकडे दोषाकडे कधी पाहत नाही हे देवा सर्व भूते ही तुझीच रूपे आहेत त्यामुळे मी त्यांना वंदन करीन आणि यथायोग्य अशी त्यांची सेवा सुद्धा करीन मला केवळ भक्तीची गरज आहे हा दगड हे सोने हा मोठा हा लहान अशा प्रकारचा कसलाही भेद मी मनामध्ये जाणीत नाही तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुझ्यासाठीच विषाला देखील अमृत समान मानून मी ते सेवन करीन मज नाही तुझ्या ज्ञानाची ते चाडू घेता वाटे गोडो नाम तुझे नेन तेली करू आवडीचे तान्हे बोलतो वचने आवडीने भक्ती काही वैराग्यते नाही घातला विठाई भार तुझू तू का म्हणे नाचे निर्लज्ज होऊनी नाही माझे म्हणे तुझा भाऊ देवा मला तुझ्या ज्ञानाची अजिबात इच्छा नाही देवा तुझ्या ज्ञानाविषयी मला अजिबात ताज नाही केवळ तुझे नाम घेताना मला फार गोड वाटते मी तुझे एक लाडके अजान आणि तान्हे लेकरू आहे म्हणूनच लरिवाळपणाने मी तुझ्याशी बोलत आहे भक्ती कशी करावी विवेक वैराग्य कसे असावे हे मला काही समजत नाही हे विठाई माझ्या उद्धाराचा भार मी तुझ्यावर घातलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात एका हरिनामाशिवाय दुसरा विषय माझ्या मनात नाही त्यामुळे त्या हरिनामाच्या छंदामध्ये निर्लज्ज होऊन नाचत आहे लोक आपल्याला काय म्हणतील याची जराही शंका माझ्या मनामध्ये येत नाही काय माझी संतू पाहते जाणीव सर्व माझा भाव त्यांचे पायी कारण सरते करा पांडुरंगी भूषणाची जगे काय चाडू भोबड्या उत्तरी म्हणे हरिहरी आणि कभिकारी नेने तुझे तू का म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दासू करी तो मी आस उच्चिष्टाचे हे संत सज्जन हो मला कृथार्थ करण्यासाठी माझ्या ठिकाणी जो काही शहाणपणा आहे किंवा नाही हे तुम्ही पाहणार काय परंतु माझ्या ठिकाणी जर शहाणपणा जरी नसला तरी नसो पण तुमच्या पायाच्या ठिकाणी माझा पूर्ण विश्वास आणि कायावाच्या मनाने मी तुमच्याजवळ आहे संत हो पांडुरंग माझा अंगीकार करील एवढे करा म्हणजे झाले मला या जगामध्ये शहाणपणाचे भूषण मिरवण्याचे कारण नाही नाहीतर मला दुसरे येते तरी काय कशा तरी बोबड्या वाणीने मी हरी हरी म्हणतो यापेक्षा दुसरे मी काहीही जाणत नाही तुकाराम महाराज म्हणतात संत सज्जन हो तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहात याचसाठी मी तुमच्या उच्चिष्टाची आशा करीत आहे जीवाचे जीवन अमृताचे तनू ब्रह्मांड भूषण नारायण सुखाचा सांगा तू अंत काशी अंतू निजांचा निवांतू नारायणू गोडाचेही गोडू हर्षाचेही कुडू प्रीतीचाही लाडू नारायणू भावाचा निज भाऊ नावाचाही नावू अवघा पंढरी रावू अवतरलासे तुका म्हणे जे हे साराचे हे सारू माझा अंगीकारो तिने केला हा भगवंत नारायण सर्व जीवांचे जीवन आहे अमृताचे प्रत्यक्ष रूप आहे हा सर्व ब्रह्मांडाचेच भूषण आहे याची जर संगत घडली तर ती अत्यंत सुखाची आहे हा काळाचाही काळ आहे आणि स्वतःच्या भक्तांचा निवास स्थान आहे किंवा निवांत राहण्याचं ठिकाण आहे सर्व गोड पदार्थांची गोडी हीच आहे आणि हर्षाचे कौतुक सुद्धा हाच बनलेला आहे हाच नारायण प्रीतीचे प्रेमरूप धारण करतो हा नारायण म्हणजे भावभक्तीचा उदात्त भाव असून सर्व नामांचा नाम आहे हा देव सर्व नामरूपाने सर्वत्र हा पंढरीनाथच नटलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात असा हा देव सर्व सारांचे सार आहे त्यानेच माझा स्वीकार केलेला आहे आता मी सर्वता नव्हे गा दुर्बडू यातीही न दैन्यवाना माय रखुमाई पांडुरंग पिता शुद्ध उभयता पक्ष दोन्ही बापुडा मी नवी दुर्बळ ठिंगणा पांगिला हा कोणा आणि काशी दुष्ट नहू आम्ही अभागी अनाथ आमुचा समर्थू कैवारी हा संसार आम्हा सरला सकळू लपोनिया काळू ठेला धाकी तुका म्हणी जालू निर्भर मानसी जोडलिया राशी सुखाचिया मी आता पूर्वीसारखा दुर्बळ याती कुलही आणि दैन्यवाना असा राहिलेलो नाही कारण माझी आई रुखमाई आहे आणि माझा पिता साक्षात पांडुरंग आहे त्यामुळेच माझी दोन्ही कुळे अतिशय पवित्र आहेत मी आता गरीब आणि बापुडा असा राहिलो नाही दुर्बळ राहिलो नाही कोणत्याही बाबतीमध्ये मी आता कमी नाही मी कोणाच्या अधीन नाही मी आता दुष्ट अभागे आणि अनाथ अवस्थेत नाही कारण आमचा कैवार घेणारा हा समर्थ श्री पांडुरंग माझ्या पाठीशी उभा आहे याच्यामुळेच आमच्या मागचा सर्व संसार संपून गेला हरिरूप झाला आणि प्रत्यक्ष काळ सुद्धा भिवून दूर लपून बसला तुकाराम महाराज म्हणतात मी आता सर्व सुखांच्या राशी प्राप्त करून घेतली असल्यामुळे मी मनातून निश्चिंत झालो आहे आणि आनंदित सुद्धा झालो आहे भरित झालो आहे मी सुखांच्या राशी जोडलेले आहेत केली नाही मनी तया घडे त्यागू बघ हो उद्वेग नाही चित्ते देवचे हा जाणी अंतरिचा भाऊ मिथ्या तो पाव बाह्य रंगू त्या गेल्याचे ध्यान राहिले अंतरी अवघिते परे विटंबना का म्हणी आप आपणा विचारू कोण हा दुसरा सांगे तुम्हा मी अमुक केलं आणि तमुक केलं अशा प्रकारचा अहंकार ज्याच्या चित्तामध्ये नसतो प्रपंचचा ज्याला त्रास वाटत नाही आणि त्याला उद्वेग सुद्धा कधी येत नाही त्यालाच खरा त्याग घडला आहे अशी जाणावे हा अंतरंगामधील जो भाव आहे तो ईश्वरच समजून घेतो त्यालाच तो कळतो आणि तोच जाणतो त्याच्याशिवाय इतर बाह्य रंग विगीच आहेत बाह्य दामडवलाचा जो काही उपाय आहे तो सर्व व्यर्थ आहे ज्याचा त्याग केला आहे त्याचेच ध्यान मनामध्ये सतत जर राहिले तर ती सारीच विटंबना होऊन जाते तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या खोट्याचा निवाडा तुम्ही स्वतःला विचारूनच करीत जा या संबंधी तुम्हाला दुसरे कोणीही सांगू शकणार नाही हित व्हावी तरी दंभदुरी ठेवा चित्तशुद्धी सेवा देवाची ही आवडी विठ्ठलू गाई जे कांती अलभ्यते येते लाभ घरा आणि कांतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची तुका म्हणे बानू हाचे निर्वाणीचा वा उगे हे वाचा वेचू नये तुमचे जर हित व्हायचं असेल तर मनामधील दंभ नाहीसा करून टाका आणि चित्ताने शुद्ध भावाने निर्मळ अंतकरणाने देवाची सेवा करा मोठ्या आवडीनं विठ्ठलाचं नाम एकांतामध्ये बसून गात राहा यामुळे जे मिळायला कठीण आहे अशा प्रकारचे लाभ सुद्धा तुमच्या घरी चालत येतील आपल्या अंतकरणामध्ये एका देवाशिवाय दुसऱ्या कुणालाही थारा देऊ नका इतर वासना मनातून पूर्णपणे नाहीशे करून टाका तुकाराम महाराज म्हणतात हाच एक चिंतनाचा आणि निर्वाणीचा उपाय आहे याच्याशिवाय उगीच वाचा व्यर्थ इकडे तिकडे खर्च करू नका हो का नर अथवा नारी ज्यांचा आवडता हरी ते मज विठोबा समानू नमू आवडी ते जनू ज्याचे अंतर निर्मळू त्याचे सबाह्य कोमळू तुका म्हणे भावी जिव्हे प्रेम ओसंडावे ज्यांना देवाविषयी आवड मोठी निर्माण झालेली आहे ते मग पुरुष असोत किंवा स्त्रिया असोत ते सर्व मला प्रत्यक्ष विठ्ठलासारखेच पूज्य आहेत अशा लोकांना मी मोठ्या प्रेमाने नमस्कार करतो ज्याचे मन अतिशय पवित्र आणि निर्मळ झालेले आहे त्यांचे अंतर्बाह्य वर्तन स्वच्छ आणि कोमल स्वरूपाचं असतं तुकाराम महाराज म्हणतात मी मोठ्या प्रेमाच्या भावनेने माझ्या जिभेने त्यांची स्तुती गातो किंवा जीव त्यांच्यावरून ववाळून टाकतो हरेची कथा नावडे जया अधम म्हणता वेळ लागी मनुष्य देही तया नाट लागले अघोर साधिले कुंभ पाकू कास या जन्माला तो पाषाणू जंत का होऊन पडिला नाही उपजे मरुनी वेळोवेळा भांडू परी लाज लंडो धरी काही ऐशियाची माता कासया प्रसवली वर नाही घातली मुखावरी देवधर्मा विनो चांडाळ हा नरू न साये भूमी भारो क्षणभरी राम म्हणता तुझे काय ते वेचले का हिता पुले न विचारशी जन्मो जन्मींचा होईल नरकी तुका म्हणे चुकी जरी यासी ज्याला या श्रीहरीची कथा आवडत नाही त्याला अधम किंवा दुष्ट म्हणण्यासही फार वेळ लागतो कारण त्याच्या आधीच तो खरोखर दुष्ट असतो त्याला म्हणण्याची सुद्धा गरज नाही माणसाचा हा जो देह आहे त्याला तो मिळाला असून सुद्धा त्याची मोठी फसवणूक झालेली आहे त्याने आपल्या अशा आचरणामुळे जे कुंभपाक नरकाचे साधन त्याने करून ठेवलेले असते असा हा पाषाणासारखा मनुष्य जन्माला तरी का बरे आला तो जंत होऊन का पडून राहिला नाही हा भांडखोर मनुष्य पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरून जातो पण याची लाज या पाखंडी माणसाला कधीच नसते अशा या आधम माणसास त्याच्या आईने तरी त्याला जन्माला काय घातले जन्मल्याबरोबरच त्याच्या मुखात वार घालून त्याला तिने नष्ट का केले नाही हा चांडाळ आपले आयुष्य देवधर्माशिवाय घालवित असतो याचा भार पृथ्वीला क्षणभर सुद्धा सहन होत नाही श्रीरामाचे स्मरण केल्याने तुझे काय जाते रे तू आपल्या हिताचा विचार का बरे करीत नाहीस तुकाराम महाराज म्हणतात देवाचा आणि धर्माचा विचार करायला जर तू चुकलास तर तुला जन्मजन्मी नरकवास भोगावा लागेल उपेक्षला येणे कोणी शरणागतू ऐशी नाही मातू आई केली आता काय वृद सांडील आपुले ठाईचे धरिले जाणून माझ्या दोषासाठी होईल पाठ मोरा ऐसा कोण पुरा भोगबळी तू का म्हणे रूप आमुच्या कैवारी धरिले गोजरे चतुर्भुजू जो कोणी देवाला शरण आलेला आहे अशाला या श्रीहरीने कधी उपेक्षा केलेली नाही अशा प्रकारचं कधी कुणी ऐकलं नाही आता तरी हा आपले पतित पावन ब्रीद कसा काय सोडील मूळचेच असणारे हे त्याचे जे ब्रीद आहे ते त्याने जाणून बुजून धारण केलेले आहे माझा असा मोठा काय दोष आहे किंवा असा काय प्रबळ भोग आहे की हा श्रीहरी माझ्याकडे पाठमोरा होईल तुकाराम महाराज म्हणतात आमचा कैवार घेण्यासाठी याने आपले साजरे गोजरे रूप धारण केलेले आहे हा सारखी संपादिले सोंगू अनंत हे मग झाली नामू कळे यायच्या वाटार चेल्या सुलभा दुर्गम या नभाचा ही साक्षी हाते जेवी एक एकमुखी मागे घासू माऊली जयास तैशी बाळा तुका म्हणी माझी ध्यान विटीवरी सैशीच गोजरी दिशी मूर्ती या भगवंताने आपल्या आवडीप्रमाणे रूप घेतल्यानंतर हा अनंत रूपांचा आणि नामाचा झाला लोकांना नीटपणे भक्तीच्या वाटा सोप्या आणि सुलभ होतील अशा प्रकारच्या निर्माण झाल्या तो श्रीहरी तसा करण्यास खरोखर कठीण आहे याला साक्ष आकाशाची आहे एक मुलगा आपल्या हाताने जेवत असतो दुसरा आईने मुखात घास घालावा अशी अपेक्षा करतो जसे बालकाचे वागणे असते तशा पद्धतीने त्याच्या आई त्याचे सर्व काही करीत असते तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मनातील ईश्वराचे ध्यान विटेवर उभे राहिलेले जे ध्यान आहे हेच माझ्या मनामध्ये आहे ही अशीच गोजिरी मूर्ती मला दृष्टीसमोर दिसते आहे धन्य मी मानिनो आपुले संचितू राहील शेपितो तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडो या बाई काळा हाती रस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळू तुका म्हणे पोटू झालेची न धाई खादलेची खाये आवडीने मी माझे संचित धन्य मानतो कारण तुझ्या नामाचे ठिकाणी माझे प्रेम जगले आहे मी आता कृतार्थ झालो यामध्ये मुळीच संशय नाही आता पुन्हा या संसाराच्या प्रवाहामध्ये आणि काळाच्या हातामध्ये सापडणार नाही संतांच्या संगतीमध्ये पंक्तीला बसून सर्व काळ ब्रह्मानंदाचे भोजन करू तुकाराम महाराज म्हणतात या ब्रह्मानंदाच्या भोजनाने पोट भरले तरी न भरल्यासारखेच वाटते आणि नामामृताचे कितीही सेवन केले तरी पुन्हा पुन्हा आवडीने सेवन करावेसे वाटते न पुरे सेवी तानसरी पडी गेली धुरे सवे गाठी न पुरे हा जन्म हे सुख साठिता पुढतेही आता हेची मागू मार्गाची चिंता पालखे बैसता नाही उसंतिता कोसपेनी तू का म्हणी माझी विठ्ठल माऊली जाणे ते लागली भूक तहानू या विठ्ठल नामाचे कितीही सेवन केलं तरी ते सेवन संपत नाही आणि कधीही चाही पूर्ण होत नाही या नामानेच सर्वश्रेष्ठ विठ्ठलाची भेट झालेली आहे हरिभजनाचे सुख साठवून ठेवण्यासाठी हा वर्तमान जन्म पुरेसा होत नाही म्हणूनच यापुढे सुद्धा देवाला असाच मनुष्य जन्म मागतो जो पालखीमध्ये बसला आहे त्याला मार्ग चालण्याची चिंता नसते कितीही कोसलांचा मुक्काम असला तरी त्यास चालण्याचे श्रम वाटत नाहीत त्याप्रमाणेच हरिभजनाचे सुख भोगणाऱ्यास कितीही जन्म प्राप्त झाली तरी त्याचे त्याला दुःख होत नाही किंवा दुःख वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात माझी विठ्ठल मावली मला तहान भूक लागलेली जाणते आणि त्याचे निवारण सुद्धा करते नाही त्रिभुवनी सुखया समानू म्हणवनी मनो स्थिरावले धरी येली जीवी पाऊले कोवळी कंठी एकावळी माळा शीतळ होऊनी पावलो विश्रांती न साहे पुढते चाली चित्ता तुका म्हणे झाली सकळ सोहळी पुरविले डोहळे पांडुरंगे या त्रिभुवनामध्ये विठ्ठलाच्या भजनासारखे सुख कुठेही आढळून येत नाही म्हणूनच माझे मन या भजनाच्या ठिकाणी स्थिरावले आहे स्थिर झाले आहे विठ्ठलाची सुकुमार पावले अंतकरणात ध्यानाच्या रूपाने धारण केली आहेत आणि त्याच्या नामाची माळ कंठामध्ये धारण केली आहे त्रिविध ताप नष्ट झाल्यामुळे मी शीतळ होऊन समाधानाला प्राप्त झालो आहे त्यामुळेच माझ्या चित्ताला संसाराकडे झालेली प्रवृत्ती आता सहन होत नाही तुकाराम महाराज म्हणतात या भजनामुळे माझ्या जीवाचे पुष्कळच सुख सोहळे झाले आणि श्री पांडुरंगाने माझ्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत माय बापा पुढे लाड केली करू तैसे बोल करू कवतुके कृपावंता झाली प्रेम पांढारसू ओळवी ओरस पांडुरंगी नाही धीर कुंटी जवळ हुंबरे ठाईच पाखरे कवळीते तुका म्हणे मज होऊ ने दिशिनू कळो नेदी भिन्नो आहे तैसे देवा आई बापाच्या पुढे लहान बालक जसे बोलत असते त्याप्रमाणेच मी तुझ्या पुढे लाडाने बोलतो आहे हे कृपाळू पांडुरंगा मला प्रेमाचा पाहणा सोड आणि ब्रह्मरसाचे दूध माझ्याकडे वळवून ते तोंडामध्ये घाल खुंटाला बांधलेले वासरू गायीच्या जवळ असून सुद्धा त्याला स्तन पिण्यासाठी धीर धरवत नाही ते सारखे ओरडते हांबरते आणि गाय सुद्धा प्रेमाने त्याच्या जवळ जाऊन त्या वासराला पोटाशी घेते तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच हे देवा मला दुःखी होऊ देऊ नका मी परका कोणीतरी आहे असे मला वाटू देऊ नका आठवून आवडी आणि भरून या लोक ते निराई मन धावी तिचे तिचे दुभते संपूर्ण आई ते सर्व काळू न लगे वळावी इंद्रिये धावता ठाव नाही रिता उरू दिला तुका म्हणी सम पाऊलाचा खुंटू केला बळकट हालून दे या भगवंताची मनामध्ये आवड एकदा निर्माण झाली की मग दुसऱ्या कशाची आठवण राहत नाही त्याचेच प्रेम तिन्ही लोकांमध्ये भरून राहिलेले असते ज्या ज्या ठिकाणी माझे मन धावते त्या त्या ठिकाणी त्या देवाचेच प्रेमाचे दुखते आयते आणि पूर्णपणे मला चाखायला मिळते त्याचे स्वरूप सर्वत्र पसरलेले आहे त्याने कुठेही थोडी जागा रिकामी ठेवलेली नाही त्यामुळे मला धावणारी जी इंद्रिय आहेत ती ताब्यात ठेवावी लागत नाहीत कारण ती कुठं जरी गेली तर त्या ठिकाणी एक भगवंतच उभा असतो तुकाराम महाराज म्हणतात समचरणांचा असा हा देव पुन्हा हलणार नाही अशा रीतीने बळकटपणे उभा झालेला आहे उत्तम घालावी आमुची मुखी निवारावे दुखी होऊ ने दे न वजे नवजे जवळून दुरी मागे पुढे वारी घात पातू नाही शंकासू भलती ठाई मावळले पाही द्वैता द्वैतू तू का म्हणी भारू घेतला विठ्ठली अंतरी भरले बाह्य रूप ही माझी विठ्ठल मावली जगामध्ये जे जे काही चांगलं असेल ते ते माझ्या तोंडात घालते आणि आलेले संकट सुद्धा निवारण करते तसेच आम्हाला कधी दुःखी होऊ देत नाही इतकी आमची सदोदित काळजी घेते ही आई आमच्या रक्षणासाठी विटेवर सारखी उभी आहे ती कधी बसत सुद्धा नाही आणि आमच्यापासून कधी दूरही जात नाही आमच्या मागे पुढे उभी राहून आमच्यावर होणाऱ्या घातपातांचे निवारण करते आम्ही कुठेही असलो तरी आम्हाला कोणापासून भय वाटत नाही त्याचे कारण आमच्या मनातून भेद आणि अभेद हे दोन्हीही मावळून गेले आहेत सर्वत्र एका देवाचीच प्रतिती येत असल्यामुळे आम्हाला ही अभय स्थिती भीती रहित अवस्था प्राप्त झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्या विठ्ठलाने आमच्या योग क्षमाचा भार घेतला आहे त्याचे रूप अंतरात आणि बाहेर असे भरलेले आहे आम्हाळुंकार मुद्रांचे शृंगारू तुळशीचे हार वाहू कंठे लाडके डिंगरू पंढरी रायाचे निरंतर वाचे घोषू आम्हा अनेकांचे चाड चुपे नाही सर्व सुखे पायी विठोबाच्या तुका म्हणी आम्ही निघोची या मुक्ती एका विनचित्ती दुजे नाही अंगावर नाना प्रकारच्या मुद्रा लावणे आणि तुळशीचे हार गळ्यामध्ये घालणे हेच आमचे अलंकार आणि हाच आमचा श्रंगार आहे आम्ही या पांडुरंगाचे लाडके शेवक झालेला आहोत आमच्या वाणीमध्ये एकसारखा त्याचाच घोष असतो याच्या पुढे आम्हाला इतरांची काही किंमत नाही याच्या पायी या विठोबाच्या चरणावर सर्व सुखे आम्हाला दिसून येतात तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीच्या शिवाय आम्हाला दुसरे मनामध्ये काहीच नसल्यामुळे आम्हाला मुक्तीची सुद्धा पर्वा नाही तिची आम्ही कधीच इच्छा सुद्धा धरीत नाही चला पंढरीशी जाऊ रखुमा देवी वरा पाहू डोळी निवतील कानू मना तेथे समाधानू संता महंता होतील भेटी आनंदे नाचो वाळवंती ते तीर्थांचे माहेरू सर्व सुखांचे भांडारू नाहिरी आनिकू तुका म्हणे माझी भाकू हे लोक हो चला आपण पंढरपूरला जाऊया आणि त्या ठिकाणीच श्री रुक्मिणी वराला पाहूया त्याच्या दर्शनाने आणि त्याच्या कथाश्रवणाने डोळे आणि काम शांत होतील ते निवतील त्या ठिकाणीच मनाला सुद्धा समाधान लाभेल त्या पंढरपूर नगरीमध्ये संत महंतांच्या भेटी होतील हरिनामाच्या आनंदाने आपण वाळवंटामध्ये नाचूया पंढरी क्षेत्र सर्व तीर्थांचे माहेर आहे आणि सर्व सुखाचे भांडार आहे तुकाराम महाराज म्हणतात जो पंढरपूरला जातो त्याला पुन्हा जन्म नाही हे मी प्रतिज्ञेने सांगतो आहे पैल घरी झाली चोरी देहा करी बोंबमारी हावा हावा करीशी कायू फिरावनी नेते वायू सांडुनी या निजलाशी गेली बुद्धी चोरी तुझा काढिला उरू वेगळे भावा घातला दुरू भलतियाशी देशी वावू लाहेची तू एवढा ठाऊ तू का म्हणी अजून तरी उरले ते जतन करे या मायेच्या पलीकडं आत्मस्वरूपाच्या भावाची कडून चोरी झाली त्यामुळे तुला या देहाने आक्रोश करावा लागत आहे दुःख सहन करावं लागत आहे मोठ्या दुःखाने तू व्यर्थ का बरे अर्धावरोट करतो आहेस तू स्वरूपाच्या ज्ञानाची शुद्धी सोडलीस आणि देहबुद्धीच्या अज्ञानामध्ये निद्रा घेऊन झोपलेला आहेस इकडे चोराने तुझ्या घरामध्ये शिरून तुझा भुसा काढला आणि तुला वेगळेपणाच्या भावावर नेऊन सोडले म्हणजे द्वैत भावावर तुला आणले बलत्याच विकारांना तू तुझ्या आतमध्ये स्थान दिल्यामुळे तू अशा भयानक ठिकाणी प्राप्त झाला आहेस तुला हे असे भयंकर स्थान मिळाले आहे तुकाराम महाराज म्हणतात यापुढे तरी आता तू सावध हो आणि स्वतःच्या आयुष्याचे रक्षण कर किती वेळा खादला दगा अजून का गा जागशीना लाज नाही हिंडता गावे दुःख नवे नित्य नित्यू समचो राहते फासे देखता कैसे न देखते तू का म्हणे सांडिती वाटू तळपट करावया कितीतरी वेळा हा जन्मरूपी दगा तुला झाल्याचा अनुभव आजपर्यंत आलेला आहे असे असून सुद्धा तू सावध का होत नाहीस चौऱ्याऐंशी लक्ष योनींची गावे हिंडताना आणि त्या प्रत्येक योनीत प्रत्येक दिवशी नित्य नवे दुःख भोगताना तुला लाज कशी वाटत नाही या त्रिगुणरूपी संभावित स्वरांच्या हातात वैश्विक सुख कर्म प्रमाद यांचे फाशी असलेले तुला प्रत्यक्ष दिसत असताना न दिसल्यासारखे तू का वागतोस तुकाराम महाराज म्हणतात हे चोर तुझा नाशा करता परमार्थाची चांगली वाट सोडायला लावतात आणि भलत्या वाटेने तुला घेऊन जातात मुदलामध्ये पडे तोटा पैसा खोटा उदिम आणि काची का लाज नाही आळसाजी जिंतिली एके साते सारखी वित्ते हा हिते वेगळाली तुका म्हणे हित धरा नवे पुरा गाव ढाळू मुदलामध्ये जर तोटा येत असेल तर असा व्यापार उदीम खोटा आहे तो कधी करू नये ज्यांनी आळसाला जिंकलेले आहे आणि आळसाला जिंकून उद्योग केला आहे त्यांच्याकडे पाहून तुला लाज कशी वाटत नाही या बाजारामध्ये सर्वांचे भांडवल सातत्यानं एकसारखे असताना प्रत्येकाचा नफा आणि तोटा यामध्ये एवढा फरक का बरे पडतो तुकाराम महाराज म्हणतात सावध व्हा आणि काहीतरी हित होईल असे करा अगदीच पूर्णपणे गावंडळ बनू नका निरोप सांगता न धरी भय न करी चिंता असो ज्याची त्याचे माथा आपण करावी ते कथा उतरावा भारू किंवा न व्हावे सादरू तुका म्हणी वाही धाकू तया नापुर देवाचा निरोप सांगताना कोणाचे भय मनामध्ये धरू नये आणि कशाची चिंता सुद्धा करू नये आपण निरोप सांगण्याचे कर्तव्य करावे लोक ऐकत किंवा न ऐकोत ज्याचा दोष त्याच्या माथी असू द्या आपण हरिकथा आनंदाने करीत राहावी हरिकथा ऐकण्याविषयी श्रोते सादर असोत किंवा नसोत आपण आपल्या कर्तव्याचा भार हलका करावा तुकाराम महाराज म्हणतात जो हरिकथेच्या द्वारा देवाचा निरोप सांगताना लोकांची भीती मनामध्ये बाळगतो त्याला इहपर लोकांमध्ये सुख प्राप्त होत नाही शूरत्वासी बोलू नये कामा फिके बोलू केला न संधी काय वाढू जीवेसाठी तोही होडू तो कारणू साह्य होतो नारायणू तुका म्हणे हरी दासा रक्षितो निर्धारी व्यवहारात किंवा परमार्थात असो शौर्याला आणि कर्तृत्वाला नेहमीच किंमत असते वायफळ बोलणे कधीच उपयोगी पडत नाही जीव गेला तरी हरकत नाही पण जो केलेल्या प्रतिज्ञेचा कधी त्याग करीत नाही तोच खरा धैर्यशाली आणि शहाणा असतो कोणत्याही कार्याला धैर्य हे कारण असते धैर्यवानाला नारायण साह्य करतो तुकाराम महाराज म्हणतात तो नारायण धैर्यशाली हरिभक्ताचे निश्चितपणाने रक्षण करतो हरिच्या दासा भयू ऐशे बोलो तेही नये राहुनी आडू उभा देव पूर्वी कोडू हरिच्या दासा चिंता घटितो हे वार्ताव खावे ल्यावे द्यावे तुका म्हणे पुरवावे हरिच्या दासाला भीती आहे अशा प्रकारचं कधीही कोणी बोलू नये देव त्याच्या पुढे उभा राहतो आणि त्याची सर्व इच्छा पूर्ण करतो हरीच्या दासाला चिंता आहे ही गोष्ट या जगामध्ये अशक्यच तुकाराम महाराज म्हणतात देव त्याला खाण्यास अन्न पांघरण्यास वस्त्र देतो आणि त्याचे सर्व मनोरथ सुद्धा पूर्ण करतो दासा सर्व काढू तेथे सुखाचे कल्लोळू जेथे वस्ती हरीचे दासू पुण्य पिके पापा नाशू फिरे सुदर्शनू घेऊन या नारायणू तुका म्हणे घरी होय म्हणे यारा कामारी ज्या ठिकाणी हरीचे दास राहतात त्या ठिकाणी सर्व काळ सुखाच्या लाटावर लाटा येत असतात ज्या ठिकाणी हरिदास राहतात तेथे पुण्य फिकते आणि पापांचा नाश होतो नारायण हातामध्ये सुदर्शन घेऊन हरिदासांचे नेहमी रक्षण करतो आणि त्या रक्षणासाठी सदोदित त्यांच्या भोवती सुदर्शन चक्र फिरवित असतो तुकाराम महाराज म्हणतात तो नारायण सांगितल्याबरोबर काम करणारा हरिदासाचा सेवक होतो आमचा स्वदेशू भुवनत्रया वासू माय बापांची लाडकी कळो आले हे लौकिकी नाही निरपराधू कोणा मध्ये भेदू तुका म्हणे नामू अवघे आमचे हे धामू आमचा स्वदेश त्रैलोक्य असून या त्रैलोक्यामध्ये ब्रह्मरूपाने आम्ही नित्य वास करतो आम्ही रुक्मिणी मातेची आणि श्री पांडुरंग पित्याची फार लाडकी लेखरी आहोत हे सर्वांना आता माहीत झालेले आहे आमच्या दृष्टीने या जगामध्ये कोणी दुष्ट नाही आणि कुणाही विषयी आमच्या मनात भेदभाव नाही तुकाराम महाराज म्हणतात हरीचे नाम हेच आमचे विश्रांतीचे स्थान आहे सर्व तीर्थांचे धाम आहे आणि मोक्षरूप परमधाम आहे काय ढोरा पुढे घालून मिष्ठान्नू खराशी लेपन चंदनाचे नको नको देवा खळाची संगती रस ज्या पंगते नाही कथे काय शेज बाज माकडा विलासू अलंकारा नास करुणी टाकी तू का म्हणे काय पाजुने नवनीतू थितो अमृताची जनावरापुढे मिष्ठान्न घालून त्याचा काही उपयोग होत नाही कारण त्याला त्याची चवच कळत नाही गाढवाला चंदनाची उटी लावली तर त्याला त्या चंदनाच्या सुगंधाचे काय महत्व राहणार ते पुन्हा उकिरड्यावरच लोळणार त्याप्रमाणेच हे देवा दुष्टांची संगती मला नको आहे कारण ज्याला कथेतील रस कळत नाही त्याच्या ओळीला बसणे सुद्धा मला नको वाटते माकडाला उत्तम पलंग त्यावर मृदू शय्या अनेक खाण्यापिण्याचे पदार्थ आणि वस्त्रालंकार जर दिले तर ते आपल्या स्वभावानुसार त्या सर्वांचा नाशच करते तुकाराम महाराज म्हणतात सर्पाला दूध पाजून काय उपयोग कारण त्याचा स्वभावच असा आहे की त्याच्या तोंडात अमृत घातले तरी त्याचे विषच होते आनंदी कांती प्रेमे संडतू घेऊ अगणितो प्रेम सुख गौप्य धन नये वारा लागो यासो पाहो ने दुवासो दुर्जनासी धनी दृष्टी लागे आवडीच्या रसा से उजिरे तैसा कोणाशी तू का म्हणे हे बहु सुकुमारू नसावे भार वचनाचा एकांत्यामध्ये बसून अत्यंत उत्साहाने आवडीने आणि आनंदाने हरीचे असंख्याचे प्रेमसुख भोगूया हे प्रेमसुख गुप्त धन आहे त्यामुळे मला प्रेमसुख मिळाले असा बाहेरचा अहंकाराचा वारा सुद्धा त्याला लागू देऊ नये आणि दुर्जनाला तर ते सुख पाहू सुद्धा देऊ नये कारण या आवडीच्या प्रेमसुखाला कोण्या एखाद्या दुर्जनाची कदाचित दृष्ट सुद्धा लागते यासाठी हा प्रेमरस आपल्याला पचेल त्याप्रमाणे सेवन करावा तुकाराम महाराज म्हणतात हे प्रेमसुख फार सुकुमार आहे कारण याला शब्दांचा सुद्धा भार सहन होत नाही मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐशे सुख नव्हे भक्ती रसू पुढता पुढते आसो सेवावेही देवा रूप धरविला कारू नेदू निराकार होऊ त्यासी का म्हणे चित्तू निवांत राहिली ध्याई ते पाऊले विटेवरी आम्ही या प्रेम सुखासाठी मोक्ष आणि भ्रमाधिक पदे सुद्धा तुच्छ मानतो आणि ते प्रेमसुख भोगण्यासाठी प्रत्येक युगामध्ये जन्म घ्यावासा वाटतो हे प्रेमसुख आणि हा भक्तीचा आनंद कधीही विटत नाही म्हणून पुन्हा पुन्हा त्याचे सेवन करण्याची इच्छा राहते या भक्तिबळाने आम्ही देवाला सगुण साकार रूप धारण करायला लावले आता त्याला पुन्हा निराकार होऊ देणार नाही तुकाराम महाराज म्हणतात विटेवर विराजमान असलेल्या सगुण साकार हरीचे चरण पाहून माझे चित्त त्या ठिकाणी स्थिर झाले असून त्याचेच निरंतर मी ध्यान करीत आहे नको बोलू भांडा खेळ घालून बैस तोंडा ऐके विठोबाचे गुण करे सादर श्रवणू प्रेम सुखाडू काय वाजते चाभाडू का म्हणी हिता का रे नागविषी अरे भांडखोरा तू आता जास्त काही बोलू नकोस तोंडाला खीळ घालून उगीच शांत बैस आणि विठोबाचे गुण ऐक मोठ्या श्रद्धेने आत्मज्ञानाचं श्रवण कर हरिकथेमधील प्रेमसुखाला प्रतिबंध करणारे तुझे हे जे तोंड आहे ते व्यर्थपणे का बरे बडबड करते तुकाराम महाराज म्हणतात अरे मूर्खा मनुष्य जन्मात निश्चित हित होत असताना तू व्यर्थ का नागवतोस अते झाले उत्तम वेशेचे लावण्य परिते सुवासिनो न म्हणावे उचित अनुचित केले ठाया ठावू गुणामोल वावो थोरपणू शुरत्वा वातुनी शुरा माझी ठावू नाही आविर्भावू आणि लिया तुका म्हणे सोंग पोटाचे उपायी कारण कमाई विन नाही वेशेचे लावण्य किंवा गणिकेचे सौंदर्य कितीही चांगलं असलं उत्कृष्ट असली तरी सुद्धा तिला सुवासिनी म्हणू नये ईश्वराने प्रत्येक व्यक्तीचे ठिकाणी योग्य आणि अयोग्य भेद केला आहे नेहमी सद्गुणाला किंमत असते आणि इतर थोरपणा व्यर्थ आहे केवळ शूरपणाचा देखावा दाखवल्याने कधी शूर होता येत नाही आणि शौर्य दाखवल्याशिवाय शूर लोकांमध्ये मानाचे स्थान प्राप्त होत नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच पोट भरण्याचा उपाय म्हणून परमार्थाचे सोंग घेता येते पण दैवी संपत्ती मिळवल्याशिवाय त्याचा कधीच उपयोग होत नाही शुरा साजिती हतियारी गांड्या हातील पोरे काय केली विटंबना मोती नाका वाचून पतिव्रती रूप साजे शिंदळ काजळ लेता लाजे दाशी पत्नी सुता नव्हे सरी एकची पिता मान बुद्धिमंता थोर न मानिते पिता तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडेवरी शस्त्र हातात धरणे हे शुरालाच शोभते झाडाने हातात धरले तर त्याला पोरे हसतात एखाद्या स्त्रीने नाक चांगले नसताना जर मोत्याची नथ घातली तर ही तिने स्वतःची फजिती करून घेतली असे समजावे कायावाच्या मनाने पतीशी एकनिष्ठ राहणाऱ्या पतिव्रतेला रूप अलंकार शोभत असतात आणि जी जारीने असते ती स्वतःच्या डोळ्यामध्ये काजळ घालताना सुद्धा लाजते दाशीचा मुलगा आणि धर्मपत्नीचा मुलगा या दोघांचा बाप एकच असला तरी या दोघांची योग्यता सारखी नाही मुलगा विद्वान असेल तर त्याला सर्व लोक मान देतात पण त्याचाच बाप वयाने वडील असून सुद्धा त्याला मान देत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच आत शुद्ध असेल तर बाह्य वेश शोभून दिसतो म्हणजेच दूषण आणि भूषण व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून असतात काय केली जळचरी धीवर त्यांच्या घातावरी हा तू ठाईचा विचारू आहे याती वैराकारू श्वापदाते वधी निरापराधी पारधी तुका म्हणे खडू संता पिडीती चांडाळू कोळ्याचा पाण्यातल्या माशांनी कोणता अपराध केलेला असतो पण कोळी त्यांचा नाश करण्यासाठी टपून बसलेला असतो हा जो प्रकार अनादिकालापासून चालत आलेला असून काही जातीचे काही जातीची वैर असते रानातील श्वापदे निरापराध असू सुद्धा पारधी त्यांचा वध करतात तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच दुष्ट चांडाळ माणसे संतांना विनाकारण छळत असतात वाईटाने भले ही नेदाविले चांगले एका विनो एका कैचे मोलो होते फुका विषे दाविले अमृत कडू गोडू हि तू काळी मेने ज्योती दिवसे कळू आली राती उंच नीच गारा हिरा परिस मोहरा तू का म्हणे भले ऐसे नष्टानी कळले जगामध्ये जे वाईट हीन मलिन असे जे काही पदार्थ आहेत त्यांनीच चांगले पदार्थ कोणते आहेत हे दाखवून दिलेलं आहे वाईट जर नसतं तर चांगलं काय आहे हे कळलेच नसते म्हणजेच एकाशिवाय दुसऱ्याची किंमत उगीच कशी काय होईल विषाने अमृताचे श्रेष्ठत्व दाखवलेलं आहे कडू आहे म्हणूनच गोडाला महत्व आहे आणि घातावरूनच हीच काय हे कळत असते अंधकाराने प्रकाशाचे महत्व पटवून दिले आहे दिवस आहे म्हणूनच रात्रीची कल्पना आहे गारा निकृष्ट असतात म्हणून त्यांच्या सापेक्ष हिरा मोहरा आणि परीस हे उत्कृष्ट वाटतात तुकाराम महाराज म्हणतात वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे दुष्टामुळेच हे सज्जन आहेत असे कळते जगामध्ये जर दुष्ट नसते तर सज्जन काय आहे हे कधीच कळले नसते असो खडयसे फारू आम्हा तयाचे उपकारू करीती पातकाची धुनी मोल न घेता साबनी फुकाचे मजुरू ओझे वागविते भारू पार उतरून म्हणे तुका आम्हा आपण जाती नरका जगामध्ये जे काही दुष्ट असतील ते असू द्या कारण आमच्यावर त्यांचे फार मोठे उपकार आहेत त्या दुष्टांनी आमच्याकडून मजुरी न घेता आणि साबण न घेता आमची निंदा करून आमचे पातक धुण्याचे काम केलेले आहे दुष्ट लोक म्हणजे फुकटचे मजूर आहेत कारण संत सज्जनांशी शत्रुत्व करून त्यांच्या पातकांचे ओझे ते वाहत असतात तुकाराम महाराज म्हणतात हे दुष्ट लोक आम्हाला या भवनदीच्या पलीकडे नेतात आणि आपण मात्र नरकाला जातात संत पंढरीशी जाती निरुपधाडे तया हाती माझा न पडावा विसरू तुका विनवितो किंकरू केरसुनी महाद्वारी ते मी असे निरंतरी तुमचे पायी पायतनु मोचे माझे तन तांबुलाची पीक धरणी ते मी असे मुख पसरुनी तुमची विष्ठा पंढरी राया ते सारसुवी माझी काया लागते पादुका ते मी तळीलो मृतिका तुका म्हणे पंढरीनाथा दुजेन धरावे सर्वथा संत पंढरपूरला जात आहेत त्यांच्याबरोबर श्री पांडुरंग रायाला मी निरोप पाठवित आहे देवा मी तुमचा दास तुकाराम तुम्हाला अशी विनंती करतोय की माझा कधी विसर पडू देऊ नका तुमच्या महादावरामध्ये जी केरसोनी आहे ती मी आहे असे समजा तुमच्या पायामधील जो जोडा आहे ती माझी तनू आणि माझे मन आहे तांबूल चघळून तुम्ही त्याचा जो पीक टाकण्याची जी पीकदानी असते त्या रूपाने मीच मुख पसरून बसलो आहे असे माना हे पंढरीराया ज्या जागी तुमची विष्ठा असते ती स्वच्छ असलेली जागा माझे शरीर आहे आणि तुमच्या पादुकांच्या तळाखाली जी माती असते ती मीच आहे असे माझे स्मरण तुम्हाला असू द्या तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा तुमच्या दैनिक भोगाच्या उपकरणापेक्षा मी भिन्न आहे असे मनात कधी आणू नका इच्छेचे पाहिले डोळी मोकलिले याचा विश्वास तू काही ऐसे विचारून पाही सुगंध अभिंगी पाळिता केश फिरले जाणता पिंड पाळिता उसरे अवघी होवनी मागे सरे करिता उपचारू कोणा नाही उपकारू अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी आजपर्यंत डोळ्यांनी आमच्या आधाराने आपल्या इच्छेप्रमाणे पुष्कळ पदार्थ पाहिले आहेत पण शेवटी त्यांनी आम्हाला सोडून दिले त्यामुळे या इंद्रियावर काय म्हणून विश्वास ठेवावा याचा तू विचार करून पहा सुगंधी तेल उठणे लावून अभ्यंग स्नानाने अंगावरील सर्व केसांचे मोठ्या आवडीने पालन केलेस पण शेवटी ते पाहता पाहता पांढरे होऊन गेले या देहाचे तर आजपर्यंत पुष्कळ लाड पुरवलेस पालन पोषण केले पण आता हा देहच वृद्ध होऊन क्रश झालेला आहे केवळ क्रश झाला असे नाही तर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या सर्वांना बरोबर घेऊन त्याने मृत्यूलोकातून माघारही घेतली आहे इंद्रिये देह यांना कितीही सुखोपभोग दिले तरी यांच्यापैकी कोणालाही भोग देणाऱ्याचे उपकार वाटत नाहीत शेवटी भोग देणाऱ्याला ते सोडून जातात त्याची दुर्दशा करतात असे हे कृतज्ञ आहेत तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच देह इंद्रियांना अधिक सुखोपभोग देण्याच्या नादाला न पडता देह निर्वाहाला आवश्यक असलेली फार थोडे भोग भोगीचा पण मुख्यत्वाने या देहाने हरीची प्राप्ती करून घे यज्ञ निमित्त शरीराशी बंधनू कार्य वाया विन वाढविली नव्हे ती भक्ती परलोक साधनू विषयाने बंधन केले तुझू आशा धरुणी फळाची तीर्थीव्रती मुक्ती कैशी तुका म्हणीशील वाया शरण नवजता पंढरी राया परलोक प्राप्तीच्या म्हणजेच स्वर्गलोक प्राप्तीच्या इच्छेने जर यज्ञ केला तर त्या योगाने शरीर प्राप्त होऊन जीवाला जन्म मरण रूप बंधन प्राप्त होतेच यासाठी व्यर्थ भोग तृष्णा का बरे वाढवतोस हरीची भक्ती मात्र परलोकाचे साधन नाही तर ती मुक्तीचे साधन आहे तुला खरोखर विषयाने बांधून टाकलेले आहे म्हणूनच तू सकाम कर्मे करीत राहतोस फलाची इच्छा ठेवून तीर्थे व्रते केली तरी त्यामुळे मुक्ती कशी काय प्राप्त होईल तुकाराम महाराज म्हणतात पंढरी जायला शरण न जाता सकाम कर्मे करण्याचे व्यर्थ का बरे श्रम करून घेतोस संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठानू अवघे जोडे नाम उच्चारिताव न वेचे मूल काही न लागते सायासू तरी काळस करीते झणी हैसे हे सारकाने घेसे फुकाचे काय तुझे वेचे मूलतया पुत्र हे शोक करी आजा मिळू तव तो कृपाळ जवळी उभा अनाथांच्या नाथे घातला विमानी नेला उचलोनी परलोका अंत काळी गणिका पक्षियाच्या शिंदे राम राम पद उच्चारिली तव त्या दिनानाथा कृपा आली कैसी पयानिती येसे वैकुंठाशी नेली अवचित नामू आली आहे गती चिंतिता चित्ते जवळी असे तुका म्हणे भावे स्मरता राम रामू कोण जाणे तये दशे या श्रीहरीचे नाम उच्चारताच संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान इत्यादी सर्व काही घडून जात हे नाम घेण्यासाठी काही किंमत मोजावी लागत नाही काही कष्ट पडत नाहीत मग आळस विनाकारण का बरे करावा असे हे सारभूत असलेले फुकटचे नाम तू का बरे घेत नाहीस ते घेतल्याने तुझे काय खर्च होते मेळाने पुत्राच्या स्नेहामुळे अंतकाळी नारायण या शब्दाचा उच्चार केला आणि त्या उच्चाराबरोबर तू कृपाळू देव त्याच्याजवळ येऊन उभा राहिला त्या अनाथांच्या नाथाने त्याला विमानामध्ये बसवले आणि परलोकाला नेले गणिका अंतकाळी आपल्या आवडत्या पक्षाच्या निमित्ताने विठू विठू अथवा राम राम असे म्हणू लागली हे ऐकून त्या दिनानाथाला तिची दया आली आणि त्याने त्या गलिकेस सुद्धा वैकुंठाला नेले केवळ योगायोगाने अवचितपणे मुखातून ईश्वराचे नाम जरी आले तरी सुद्धा अशी गती मिळते मग त्याचे सतत नामस्मरण केल्यास त्याचे सतत चिंतन केल्यास तो नेहमीच जवळ येऊन राहील तुकाराम महाराज म्हणतात अनिच्छेने सुद्धा मुखाला नाम आले असता अशी सद्गती प्राप्त होते तर श्रद्धा प्रेमपूर्वक अखंड नामचिंतन जर केले तर काय होणार नाही तो श्रीहरी नित्यकाळ जवळ राहील जो प्रेमाने श्रद्धेने रामनामाचे स्मरण करतो त्याची अवस्था कोणाला कळणार आहे दुष्टाचे चित्त न भिने अंतरे जरी जन्मवरी उपदेशिला पालथे घागरी घातले जीवनू न धरीत झालं तेही त्याला जन्मा येऊन तिने पतनची साधिली तमोगुणे व्यापिले जया नराम जळो जळो हे त्याचे जाले पणू कासया हे आले समसाराम पाषाण जीवनी असता कल्पवरी पाहतांतरे कोरडा तू कुचर मृग नयेची पाका पाहता सारिका होता तैसा तुका म्हणी असे उपाय सकळा न चलिया खळा प्रयत्न काही म्हणा उनी सांगू न करीता भला धरिता बोला सर्व हितू एखाद्या दुष्ट माणसाला जन्मभर जरी सदुपदेश केला तरी सुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये वेगळेच विचार असतात पालच्या घड्यावर पाणी घातले तर ती जशी भरत नाही त्याप्रमाणेच दुष्टाचे अंतकरण उपदेश धारण करू शकत नाही ज्या मनुष्याला तमगुणाने व्यापलेले आहे त्याने मनुष्य जन्माला येऊन अर्धपातच साधलेला आहे असे लोक जन्माला का बरे येत असतील त्यांच्या जगण्याला आग लागू एखादा दगड कल्प कालपर्यंत जरी पाण्यात घातला किंवा पाण्यामध्ये असला आणि नंतर त्याला फोडून पाहिले तर तो आतून कोरडाच दिसतो किंवा कुचर मूग जसा शिजत नाही त्याला कितीही शिजवून दाबून पाहिले तरी तो जसाच्या तसा टणक राहतो तुकाराम महाराज म्हणतात जगातल्या सर्व गोष्टींना उपाय आहेत पण दुष्टाला सुष्ट करण्यासाठी कोणताही उपाय उपयोगी पडत नाही म्हणून त्याची संगती न करणेच चांगली त्याच्याशी अबोला धरण्यातच सर्व काही हित आहे कास याने पूजा करू केश राजा हाची संदेह माझा फेरी आता उदके नानू तरी स्वरूप ते तुझे तेथे काय माझे वेचे देवा गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळू तेथे मी दुर्बळू काय करू फळ दाता तुझ तांबूल अक्षता तेथे काय अनंता वाहू तुझू वाहू दक्षिणा तरी धातू नारायणू ब्रह्मतेची अन्न तुझे काही गाता तू ओंकार टाळी नादेश्वरू नातावया थारू नाही कोठी तुका म्हणे मजू अवघे तुझे नामू धूप दीप राम कृष्ण हरी हे केशव राजा मी तुझी कशाने बरे पूजा करू या माझ्या संदेहाची तू निवृत्ती कर पाण्याने तुला आंघोळ घालावी तुला स्नान घालावे तर ते तुझेच स्वरूप आहे त्यात माझ्याचे काय अर्पण होते चंदनाच्या ठिकाणी असलेला सुगंध आणि फुलांच्या ठिकाणी असलेला सुवास हा तुझाच आहे या जगामध्ये माझ्या सत्तेची अशी कोणतीच वस्तू नाही तर मग मी गरिबाने तुझी पूजा कशी करावी वृक्षाला फल देणारा सुद्धा तूच आहेस तांबू लाक्षता तूच निर्माण केले आहेस अरे अनंता मी तुला काय बरे व्हावू सुवर्णादी दक्षिणा समर्पण करावी तर ते सुद्धा तुझेच स्वरूप आहे अन्नाचा नैवेद्य समर्पण करावा तर ज्याला मी अन्न म्हणतो ते तर प्रत्यक्ष ब्रह्मच आहे अर्थात ते तुझ्याशिवाय भिन्न नाही ओंकाराने तुला आळवावे आणि हाताने टाळी वाजवावी तर तू सर्व नादांचा नादेश्वर ईश्वर आहेस आणि सर्वात तुझी व्याप्ती असल्यामुळे तुझ्या पुढे नाचायला जागा सुद्धा शिल्लक नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा आता असे करतो की धूप दीप इत्यादी सर्व उपचारांच्या ठिकाणी रामकृष्ण हरी हे तुझेच नाम तुला समर्पण करीत आहे कारण हेच एक भांडवल माझ्या जवळ आहे गाता ऐकता काटाळा जो करी वासच्या घोरी कुंभी पाकी रागे यमधर्म जाचविती तया तुझ दिले कासया मुख कानू विषयांच्या सुखी अखंड जागसी न वजे एकादशी जागरणा या द्रव्य सेवे मद्यपानू नाही दिले अन्नू अतिथिशी तीर्थाटन नाही केले उपकारू पाळिले शरीर पुष्टी लोभे तू का म्हणे मग केला साही दंडू नायकती लंडू सांगितले हरीचे गुण गाण्याचा आणि ऐकण्याचा तुला जो काही कंटाळा येतो तो भयंकर अशा कुंभीपाकी नरकामध्ये पडतो आणि चिरकाल तेथे वास करतो यम त्याच्यावर रागावतो आणि त्याचा पुष्कळ छळ करतो आणि म्हणतो अरे मूर्खा तुला देवाने मूख कान कशासाठी दिले होते हरीचे नाम घेण्यासाठी मुख आणि गुण ऐकण्यासाठी कान दिले होते ना मग तू कधी त्याचा उपयोग का केला नाहीस वैषयिक सुखासाठी जागरणे करीत होतास पण कधी एकादशीच्या दिवशी जागरणाला गेला नाहीस पैसे खर्च करून दारू पित होतास मद्यपान करीत होतास पण घरी आलेल्या अतिथीला कधीही अन्न दिले नाहीस तू उभ्या आयुष्यामध्ये तीर्थयात्रा केली नाहीस कधी परोपकार केला नाही पण शरीर धष्टपुष्ट करावे या लोभाने निषिद्धांना सेवन करून सुद्धा देहाचे पालन केलेस तुकाराम महाराज म्हणतात असे हे मूर्ख आणि नास्तिक लोक सांगितलेले ऐकत नाहीत मग मात्र वरील सारखा दंड त्यांना सहन करावा लागतो